आधुनिक जगातील थोर पुरुषांची चरित्रे आपण वाचलेली असतीलच परंतु आपल्या कानावर ते स्फूर्तीचे नगारे सारखे पडत राहावे या दृष्टीने आम्ही जगातील थोर पुरुषांच्या जीवनक्रमावर ध्वनिमुद्रिका काढीत आहोत यापैकी पहिली साबरमतीचा संत व दुसरी अलाहाबादचा आदर्श युवक अपूर्व स्वार्थ त्याग अलोट देशप्रेम भूतदया सत्यनिष्ठा आणि अहिंसा व मानव जातीबद्दल संपूर्ण प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा असा हा साबरमतीचा संत सन अठराशे एकोणसत्तर साली काठेवाड्यात जन्माला आला या संताचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी बालवयात त्यांनी बहुतेक धर्मग्रंथाचे वाचन संपवून त्यातील बऱ्याच सद्गुणांचा साठा आपल्या अंगात आणण्यास सुरुवात केली लहानपणी मातृपितृभक्त श्रावण याच्याप्रमाणेच आपणही तसेच व्हावे अशी त्यांची कल्पना होती अगदी बालवयापासूनच झालेल्या चुका राजरोसपणाने कबूल करून त्याबद्दल ते स्वतःला योग्य ती शिक्षा करून घेण्यास कधीही मागे पुढे पाहत नसत मॅट्रिक पास झाल्यावर बॅरिस्टरीसाठी इंग्लंडला जाताना त्यांच्या प्रेमळ सुशील व धार्मिक मातोश्रींनी त्यांच्याकडून मी इंग्लंडमध्ये मध्यमांस खाणार नाही अगर कोणतीही वाईट गोष्ट करणार नाही असे वचन घेते व ते त्यांनी पूर्णपणे पाळले स्वदेशी परत आल्यानंतर गांधींनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन आपला बॅरिस्टरीचा धंदा तेथे सुरू केला आणि नंतर त्यांच्या बाल्यावस्थेतील एक एक सद्गुण चमकू लागून त्यांची प्रभा सर्व जगतावर पसरली वसाहतवाल्याकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध झगडा बोअर युद्धात साम्राज्य सरकारला जातीने मदत दक्षिण आफ्रिकेतला पहिला अन्यायाविरुद्ध सत्याग्रहाचा प्रतिकार चंपारण्यातील शेतकरी वर्गाचे दुःख कमी होण्यासाठी केलेले प्रयत्न हिंदू मुसलमानांच्या ऐक्याची खटपट अस्पृश्योद्धाराचे प्रयत्न वगैरे अनेकविध त्यांची कामगिरी आज लोकांच्या नजरेसमोर उभी आहे ही कामगिरी करीत असताना त्यांना कित्येक वेळा तुरुंगातही जावे लागले देशसेवा करणे जगातील कोणत्याही माणसाचा द्वेष न करणे अस्पृश्यता नाहीशी करणे प्राणीमात्राबद्दल प्रेम व दया दाखवणे हिंसा न करता क्षमा व शांती या दोन सद्गुणावर शत्रूला जिंकणे स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या गरजा भागवणे हा त्यांचा उपदेश अखिल मानवजातीला असून त्याप्रमाणे ते स्वतः आचरण ठेवण्याचा प्रयत्न करतात जगातील सर्वच लोक त्यांचे मित्र आहेत जगात सर्वत्र शांतता नांदावी एकमेकांनी एकमेकाशी प्रेमभावाने वागावे या त्यांच्या उपदेशाप्रमाणे मानण्यात आणि वागण्यात जगाने जर प्रयत्न केला तर जग अत्यंत सुखी होईल यात शंका नाही